झाले तुफान ते माझ्या मनात झाले तुफान ते माझ्या मनात झाले तुफान तुफान तुफान तुफान झाले तुफान कन्यात झाले तुफान ते माझ्या मनात झाले तुफान ते माझ्या मनात झाले खाली खाली वर पिंगा, खाली खाली वर पिंगा, हरे साथ वाटा पोहून खुशाले पोहून मदाटा पोहून खुशाले पोहून खवळल्या दर्यात जाऊ नको मला टाकून खुशाने पोहून खवळल्या दर्यात जाऊ नको चुकून चुकून चालला